श्रीराम समर्थ पंचिका सहावी समास चौथा ईश्वराभास प्रकार श्रोता म्हणतो जग कोटीपटींनी मिथ्या आहे पण जीव व ईश्वर सत्य आहेत म्हणून ते वेगळे आहेत ते दोघेही चेतन असल्यामुळे त्यांना नाशवंत कसे म्हणता येईल या आक्षेपाचा रोख ऐकून घेतल्यानंतर वक्ता उत्तर देतो मायेत ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते ते ईश्वर आणि अविद्येत ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते ते जीव असे असल्यामुळे जीव ईश्वर या दोन्ही आभासांना म्हणजेच प्रतिबिंबांना अनुक्रमे अविद्या आणि माया निर्माण करतात असे श्रुती सांगते मग त्यांना सत्य कसे म्हणावे आरशात पडलेल्या मुखाच्या प्रतिबिंबाकडे पाहिल्यावर असे वाटते की हे दुसरेच मुख आहे पण ते सर्व प्रकाराने खोटे व आभासरूप असते जर जीव व ईश्वर सत्य असतील तर माया आणि अविद्या खोट्या कशा असतील आणि जीवेशांनी निर्माण केलेले जग ही सत्यच मानावे लागेल जग आणि जीव यांना सत्य मानले की ब्रह्मलक्षणांची गोष्टच करता येणार नाही असे विरोधी मत मांडल्यामुळे वेदांताची हानी होते ती वेगळीच माया अविद्या या खोट्या आहेत प्रतिबिंबाला कधी सत्य मानता येते काय यावर छांदोग्य श्रुतीच असे सांगते की जे अल्प आहे ते कधीच महान ठरत नाही चिदाभास मिथ्या आहे हे पूर्वीच सांगितले आहे केवळ उपाधीमुळे तो प्रतिबिंबासारखा दिसू लागतो श्रोता यावर विचारतो की जीवाला खोटेपण द्यायचे तर द्या पण ईश्वर तर स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला मिथ्या म्हणू नये ईश्वराला सत्यत्व देऊन जीवाला तेवढे मिथ्या कसे म्हणता येईल कारण दोघेही सारखेच आभासरूप आहेत दोघांची ही लक्षणे सारखीच आहेत यावर श्रोता म्हणतो की तुम्ही ईश्वर व जीव या दोहोंनाही आभास कसे म्हणता त्यांच्यात सर्वज्ञ आणि किंचितज्ञ असा भेद आहे ईश्वर हा सर्व काही जाणतो म्हणून तो सर्वज्ञ आहे जीव हा फक्त मर्यादित गोष्टीत जाणतो म्हणून तो किंचितज्ञ आहे म्हणून आत्मज्ञान असणाऱ्या जीवाला तुम्ही आभास माना पण सर्वज्ञ ईश्वराला तुम्ही सत्य मानलेच पाहिजे यावर वक्त्याचे उत्तर असे की उपाधी कमी जास्त होण्याने प्रतिबिंबत्वावर काही परिणाम पडत नाही त्या दोन्ही उपाधी नाहीशा झाल्या तर मात्र प्रतिबिंब कोठे पडेल घटातील सूर्याचे प्रतिबिंब खोटे आणि सरोवरातील प्रतिबिंब तेवढे खरे असे म्हणता येईल का घटातील सरोवरातील पाणी दोन्हीही आटले तर दोन्हीची अवस्था सारखीच असणार ना म्हणून ईश्वर जीव जग या तिघांनाही सत्य मा कसे म्हणता येईल ब्रह्माचा अनुभव घेतल्यानंतर या तिहीचे अस्तित्व तरी उरेल का यावर आक्षेपकाचे म्हणणे असे की जग आणि जीव हे खोटे आभासमय आहेत हे बोलणे ठीक आहे पण सर्वज्ञ ईश्वराला मिथ्या म्हणायला कोणी धजावणार नाही ज्याच्या भीतीने वारा हलतो ज्याच्या भीतीने चंद्र सूर्य आपापल्या हालचाली करतात ज्याच्या भीतीने पाण्याने पृथ्वीचा भार धारण केला आहे आणि ज्याच्या ठिकाणी सहा गुण आहेत कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व असे ईश्वराचे सहा गुण वज्रकोशाने दिले आहेत त्यांना नेहमी भगवान म्हणतात ज्ञान वैभव यश कीर्ती मोक्ष संपत्ती हे त्याचे ऐश्वर म्हणजे ईश्वरत्वाचे गुण आहेत अशा प्रकारे अनेक वेदवाक्य त्यांच्या ऐश्वर्याचे वर्णन करतात त्यामुळे ईश्वर हा निश्चितपणे सत्यच आहे यावर वक्ता म्हणतो की नीट लक्ष देऊ नाही का श्रुतींनी केलेल्या ईश्वराच्या ऐश्वर्याची वर्णने पाहिली पण त्याचे तात्पर्य वेगळेच आहे माईक ईश्वराचे सत्यत्व श्रुतीने सांगितले आहे हे खरे नाही श्रुतीने तसे सांगणे शक्य नाही तसे असते तर तत्न तत्न असा आश प्रकारचा निषोधाचे प्र निषेधाचे प्रयोजन तरी काय होते जीवाला भोगावर प्रीती आहे त्यापासून तो कधी विरक्तच होत नाही त्याची दया येऊन श्रुतीने त्याला भक्तीचा मार्ग दाखवला सर्वज्ञ अशा ईश्वराची भक्ती करावी संसारातील दुःखातून मुक्त व्हावे असा उपदेश श्रुती जीवाच्या केवळ निवृत्तीसाठी करत आहेत श्रुतीने परमेश्वराच्या ऐश्वर्यादी गुणांबद्दल सांगितले पण त्यानंतर लगेच तसे नाही तसे नाही असेही तिने सांगितले या निषेधाने अगोदरची श्रुतीवचने आपोआप मिथ्या ठरली आणि ईश्वरही मिथ्या ठरला स्वप्नातील हत्ती घोडे रथ पायदळ इत्यादी राजेश्वर्य स्वप्नदशेत खरे वाटते मग जागृतीच्या अवस्थेत ते कोठे जाते मिथ्याच ठरते मुळात मायाच दिसत नाही तेथे ऐश्वर्यादी धर्म कसे दिसणार आणि हे गुण धारण करणारा जो ईश्वर त्यालाही मग सत्यत्व दिसणार नाही ईश्वरत्वाची कल्पना मायेनेच केली तिने कल्पना करताच ते दिसू लागले मायेचे अस्तित्व जोपर्यंत होते तेवढा काळच ते राहिले माया नष्ट होताच ईश्वरत्वही नाहीसे झाले ईश्वराला मायेने निर्माण केले मग मायेला हे सामर्थ्य कोठून आले असे म्हणशील तर निद्रेने स्वप्नात राज्यादी उभे करावे तसा प्रकार आहे निद्रा हा मायेचा केवळ एक अंश असून एवढा पसारा उभा करते मग मूळ मायेचा स्वभाव काय करणार नाही जे कधी घडणार नाही तेही माया घडवून आणते जे कधी लोप पावणार नाही त्यालाही लपवून ठेवते हिच्या सामर्थ्याची थोरवी कधी झाली नाही कधी होणार नाही या स्वरूपाची आहे पण एवढ्यावर लगेच या मायेचा पसारा खरा आहे असे म्हणू नये जीव आणि ईश्वर हे माईक आहेत त्यांचाही अभावच समजावा तेव्हा श्रोता पुन्हा म्हणतो ईश्वराला सर्वज्ञत्व कसे येते तेव्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हे सर्व आता सांगितले पाहिजे अरे जिने गुणधर्म धारण करणारा मिथ्या ईश्वर निर्माण केला तिला त्याचे गुणधर्म निर्माण करताना क्षीण येईल असे कधी होईल का धर्म आणि धर्मीपणा यांची निर्मिती ही मायेचीच कार्य होत चित्रे काढल्यानंतर त्यावरील हावभाव आपोआपच निर्माण होणार ना चिदाभास जसा कुटस्थाच्या अधिष्ठानावर उभा राहतो त्याप्रमाणे ईश्वरपणा देखील ब्रह्माच्या अधिष्ठानावर उभा राहतो माया चिदाभास आणि कुटस्थ यांचा अन्योन्य अध्यास घडवून आणते म्हणजे कुटस्थाचे काही गुण चिदाभासाला आणि चिदाभासाचे काही गुण कुटस्थाला चिकटवले जातात त्याप्रमाणे ईश्वर आणि ब्रह्म यांचा अन्योन्य अध्यास माया घडवून आणते ब्रह्माच्या ठिकाणची मुख्य तीन लक्षणे म्हणजे सत चित आणि आनंद ही होत या उलट त्याचे सर्वज्ञ सर्व शक्तिमान हे गुण मायेने निर्माण केलेले आहेत त्यामुळे ब्रह्म सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान झाले आणि त्याचे सत चित आणि आनंद हे गुण ईश्वरावर लादले गेले अशा प्रकारे मुख्य तत्व म्हणजे बिंब सद्वस्तू ब्रह्म आणि आभास यांचा जसा अन्योन्याध्यास होतो तसाच अन्योन्याध्यास अविवेकामुळे अज्ञानी जीवाच्या ठिकाणी होतो सत्य आणि असत्य यांचे हे एकत्र कालवले जाणे विवेकी लोकांना म्हणजे विचार करणाऱ्या लोकांना कसे वाटते ते त्यांना नरोटी सहित खोबरे खाण्यासारखे वाटते आसार काय आहे ते समजून घ्यावे आणि त्याचा त्याग करावा सार तेवढे बाजूला काढून त्याचा स्वीकार करावा असे करणाऱ्यालाच सूक्ष्मदृष्टी असलेला विचारी माणूस म्हणावे मायेची भीड ओलांडल्याखेरीज ब्रह्मरूपामध्ये प्रवेश मिळणार नाही म्हणून विवेकाच्या सहाय्याने महाभाग्यरूप घबाड ब्रह्म जाणून घ्यावे सर्वज्ञत्व सर्वशक्तिमान हे ईश्वराचे गुणधर्म माईक म्हणजे माया निर्मित आहेत हे रहस्य समजून घ्यावे मायेचे निरसन केल्यानंतर सर्वश्रेष्ठ सच्चिदानंद ब्रह्म कळते खोट्या द्वैताचे निरसन करताच अद्वैताचा अनुभव येतो त्यानंतर अद्वैतामध्ये द्वैताची गोष्ट बोलूच नाही अद्वैतामध्ये द्वैत नावालाही शिल्लक राहत नाही यावर श्रोत्याने आक्षेप घेतला आहे अद्वैताचा अनुभव आल्यानंतर देखील तो अनुभव द्वैतामध्ये आला की अद्वैतामध्ये आला हा प्रश्न उरतोच यावर उत्तर असे की समाधी काळी अनंत संकल्पांचा नाश होतो आणि त्यावेळी अद्वैत रूपपणेच कळते कळणे हेच द्वैत आहे असे म्हणत असशील तर ते जाणण्यालाच जाणणारे आहे त्या ठिकाणी एकच अद्वैत ज्ञान आणि अज्ञान या दोहोंना प्रकाशित करत असते ज्याने सुषुप्तीला प्रकाशित केले ते वृत्तीरहित ज्ञान ज्ञप्ती एकटेच दुसऱ्याची अपेक्षा न करता अद्वैताने सर्वत्र भरून राहिले आहे द्वैतरहितता अनुभवणे म्हणजेच अद्वैताची प्रतीती होय द्वैत हे मिथ्या आहे हे कळताच अद्वैताची प्राप्ती होते अद्वैताची व्याप्ती म्हणजे विस्तार जेवढी आहे तेवढे समग्र अद्वैत आपण जाणू शकत नाही अशा एकदेशी ज्ञानाने म्हणजे मर्यादित ज्ञानाने संपूर्ण मोक्ष कसा मिळेल असे म्हणत असशील तर द्वैत तरी संपूर्णपणे कोणाला कळते तेव्हा एकदेशी द्वैताच्या ज्ञानानेही संपूर्ण द्वैत कळते एकदेशी जाणण्यानेही द्वैताची सिद्धी होते त्याप्रमाणे एकदेशी अद्वैताच्या जाणण्यानेही संपूर्ण अद्वैताची प्राप्ती होते द्वैत मिथ्या आहे असे कळते ते अद्वैतामध्ये कळते त्याचप्रमाणे स्वतः चिद्रूपच अद्वैताचाही अनुभव घेते द्वैत परप्रकाश असते अद्वैत स्वयंप्रकाश असते द्वैताची सिद्धी ते नसतानाही होत असते तर अद्वैताची सिद्धी ते असताना सुद्धा होत नाही काय असो जे आहे तेच आहे तथापि द्वैत मात्र कालत्रयीही नाहीच तरी द्वैताला जे जाणते तेच अद्वैत होय ज्ञानाला जे दिसते ते ते सर्व निस्सार जे म्हणजे साररहित म्हणजे मिथ्या होय असे जाणावे जे जाणता येत नसून केवळ रूपानेच असते त्यालाच अद्वैत ब्रह्म म्हणतात इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ईश्वराभास प्रकारे चतुर्थ समासः श्रीराम समर्थ